थोरापासून लहानापर्यंत मालकापासून नोकऱ्यापर्यंत वरिष्ठापासून शिपायापर्यंत काळा बाजार पाणी तसे नाच नंगा युद्ध तिकडे येता रंगा दुष्काळाचा फिरला इंगा उपासार कित्येकावर खटला झाला अधिकारी किती गेला तुर्गावती थोडा याला खडी जाण गिरणीवाल्याची ही तोंड फुगून शानी झाली कट्ट बगळाचा सकरी कट्ट माताला बेचाळीस शिक्क्यात मालच बेचाळीस साल आलं पंचेचाळीस उलटून गेलं तरीही दडवून इतकी काळ्या बाजारात भाव घेतली तसं पट पातळाचे जरी काट गेले भेटून उघडले खात खप मारी तरी जाणा धूर्त व्यापारी किराणी का मारी असुनीला शिव मोठा संपला म्हणे आमचा साठा झालं तर भाव मोठा न्याव घडून झालं तर भाव मोठा न्याव घडून असाव म्हणून आता भाव नाही तर तुम्ही सावधन घेऊन मोठ्या मोठ्या स्त्रिया नाही जागे अशा पाहिजे जागे नागे पायी पायी झाले घालून पायी पायी सोयासाठी सकंगाचा पुरुषावर आला उपाय त्याला खानदार बंद करण्या काळा बाजार काँग्रेसला सर्व अधिकार नाचरी पक्षी सरकार म्हणून काय बाजारात

नदी नदी करा काळी करा नदी नदी कोणी अन्नाला शिकारी कोणी देवा धारणा अन्नाला शिकारी बंद करा बाबा का तुम्हा करी बाला ना ना ना ना ना ना ना